अध्याय अठ्ठावीसावा पुरंजनाला जन्म आणि अविज्ञाताच्या उपदेशाने त्याला मुक्ती मिळणे श्री नारद म्हणाले राजा नंतर भय नावाच्या यवनराजाचे आज्ञाधारक सैनिक प्रज्वार आणि कालकन्येसह या पृथ्वी तलावर संचार करू लागले हे राजा वयोवृद्ध साप संरक्षण करीत असलेल्या आणि जगातील सर्व प्रकारच्या सुखसामग्रीने संपन्न असलेल्या पुरंजनपुरीला वेगाने हल्ला करून त्यांनी एकदा घेरले नंतर जिच्या जाळ्यात अडकून पुरुष ताबडतोब निसत्व होऊन जातो ती कालकन्या जरा त्या पुरीचा बळेच उपभोग घेऊ लागली त्यावेळी ते यवन सुद्धा म्हणजे रोग कालकन्येकडून उपभोगल्या जाणाऱ्या त्या पुरीला सर्व बाजूनी वेढा देऊन निरनिराळ्या दारातून आत घुसून त्या पुरीचा विध्वंस करू लागले ती पुरी अशी पीडित केली जाऊ लागल्याने तिच्या मालकीचा अभिमानी कुटुंबाविषयी ममता बाळगणारा राजा पुरंजन याला सुद्धा निरनिराळे क्लेश सतावू लागले कालकन्याने आलिंगन दिल्याने त्याची सर्व संपत्ती केली आणि विषयासक्त झाल्यामुळे तो अत्यंत दीन झाला त्याची विवेक शक्ती नाहीशी झाली गंधर्वानी आणि यवनानी जबरदस्तीने त्याचे सर्व ऐश्वर लुटून नेले त्याला दिसले की सर्व नगर छिन्न विच्छिन्न झाले आहे मुलगे नातू सेवक आणि अमात्य वर्ग प्रतिकूल होऊन आपला अनादर करू लागले आहेत पत्नीचे प्रेम आटले आहे आपल्या देहाला कालकन्याने स्वतःच्या अधीन करून ठेवले आहे आणि पांचाल देश शत्रूंच्या हाती गेला आहे हे सर्व पाहून राजा पुरंजन अत्यंत चिंतातूर झाला आणि त्या संकटातून बाहेर पडण्याचा कोणताही उपाय त्याला दिसेना कालकन्येने जे निस्सार करून टाकले होते त्या भोगांच्या लालसेने तो दीन झाला होता आपली पारलौकिक गती आणि बंधुजनांच्या स्नेहापासून वंचित राहून त्याचे चित्त केवळ पत्नी आणि पुत्र यांच्या पालनपोषणामध्येच लागून राहिलेले होते गंधर्व आणि यवनांनी घेरलेली आणि कालकन्याने दुर्दशा केलेली ती नगरी सोडण्याची त्याची इच्छा नसतानाही त्याला ती सोडण्याच्या तयारीला लागावे लागले एवढ्यात भयाचा थोरला भाऊ प्रज्वाल याने आपल्या भावाचे प्रिय करण्यासाठी त्या सर्व नगरीला आग लावून गेली जेव्हा ती नगरी जळू लागली तेव्हा नगरवासी सेवक वर्ग पुत्र पौत्र आणि पत्नीसह कुटुंब वत्सल पुरंजनाला फार दुःख झाले नगरी कालकन्याच्या हातात गेल्याचे पाहून तिचे रक्षण करणाऱ्या सर्पालाही फार दुःख झाले कारण त्याचे निवासस्थान सुद्धा यवनाने ताब्यात घेतले होते आणि प्रज्वार त्याच्यावरही आक्रमण करू लागला होता जसे जळत्या वृक्षाच्या ढोलीतून तिथे राहणारा साप बाहेर जाऊ इच्छितो त्याप्रमाणे त्या नगरीचे रक्षण करण्यास तो असमर्थ झाला तेव्हा अंगाचा थरकाप झालेल्या त्याला मोठ्या कष्टाने तेथून जावेसे वाटले त्याचे सर्व अंग शिथिल झाले आणि गंधर्वांनी त्याची सर्व शक्ती नष्ट केली शिवाय तो जात आहे असे पाहून यमन शत्रूंनी त्याला अडवले तेव्हा तो दुःखी होऊन रडू लागला गृहासक्त झालेला पुरंजन देह घर इत्यादींमध्ये मी माझेपणाचा भाव ठेवल्याने अत्यंत बुद्धिहीन झाला होता स्त्रीच्या प्रेमपाशात अडकून तो अत्यंत दीन झाला होता आता त्यांचा वियोग होण्याची वेळ आली तेव्हा तो आपली कन्या पुत्र नातवंडे नातसुना जावई नोकरचाकर घर खजिना शिवाय इतर अनेक ज्या पदार्थांमध्ये त्याची ममता शिल्लक होती त्या सर्वांविषयी अशी चिंता करू लागला अरे रे मी जेव्हा परलोकात जाईन तेव्हा माझी पत्नी असहाय्य होऊन आपला निर्वाह कसा करेल मुला बाळांची चिंताच तिला खाऊन टाकेल मी जेवल्याशिवाय ही जेवत नसे स्नान केल्याशिवाय स्नान करीत नसे नेहमी माझ्या सेवेत तत्पर राहत असे मी रुसलो तर ती भयभीत होत असे आणि मी तिला फटकारू लावलो तर ती भीतीने गप्प बसत असे माझ्याकडून काही चूक झाली तर ती मला सावध करीत असे माझ्याविषयी तिला इतके प्रेम आहे की जेव्हा मी कधी परप्रांतात जात असे तेव्हाही विरह व्यथेने क्षीण होत असे ही वीरमाता असली तरी माझ्या पश्चात ही घरचे व्यवहार चालवू शकेल काय केवळ माझ्यावर अवलंबून असणारे हे कन्या पुत्र मी गेल्यावर कसे जिवंत राहू शकतील समुद्रात नाव फुटल्यावर प्रवाशांची जी अवस्था होते तशी यांची अवस्था होईल असा शोक करणे उचित नसून सुद्धा अज्ञानाने पुरंजन दिन होऊन स्त्री पुत्रांसाठी शोकाकुल होत होता त्याचवेळी त्याला पकडण्यासाठी भू नावाचा यमनराज तिथे येऊन थडकला पशुप्रमाणे बांधून जेव्हा यमनलोक त्याला आपल्या ठिकाणी घेऊन चालले तेव्हा त्याचे सेवक अत्यंत असहाय्य आणि शोकाकुल होऊन त्याच्याबरोबर गेले यवनाने अडवलेला सर्प सुद्धा ती नगरी सोडून सर्वांच्या बरोबर गेला तो तेथून जाताच सर्व नगरी विच्छिन्न होऊन आपल्या मूळ स्वरूपात विलीन झाली अशा रीतीने महाबलाढ्य वनराजाने बळेच ओढून नेऊन सुद्धा राजा पुरंजनाला अज्ञानामुळे आपला हितेच्छू आणि जुना मित्र अविज्ञात याची आठवण झाली नाही त्या निर्दयी राजाने ज्या पशुना यज्ञात बळी दिले होते ते त्याने दिलेल्या यातनांची आठवण होऊन क्रोधाने त्याला कुराढीने तोडू लागले अनेक वर्षे विवेकहीन अवस्थेत अपार अंधकारात तो निरंतर कष्ट भोगीत राहिला स्त्रीच्या आसक्तीने त्याची अशी दुर्दशा झाली होती पुरंजनाच्या मनात अंतसमयी सुद्धा स्त्रीचाच विचार होता म्हणून पुढील जन्मात तो नृपश्रेष्ठ विदर्भ राजाच्या घरी सुंदर कन्येच्या रूपाने जन्माला आला शत्रूंची नगरे जिंकणाऱ्या पांडे नरेश मलय ध्वजाने युद्धात सर्व राजांना जिंकून सर्वात पराक्रमी वराला वरू इच्छिणाऱ्या या विदर्भ कन्येशी विवाह केला मलय ध्वजाला तिच्यापासून एक श्यामलोचना कन्या आणि तिच्याहून लहान सात पुत्र झाले ते पुढे द्रविड देशाचे सात राजे झाले राजा नंतर त्यांच्यापैकी प्रत्येक पुत्राला अनेक पुत्र झाले त्यांचे वंशजच या पृथ्वीचा मन्वंतराच्या शेवटापर्यंत तसेच नंतरही उपभोग घेतील मलय ध्वजाच्या व्रतस्थ असणाऱ्या पहिल्या बरोबर अगस्त्य ऋषींचा विवाह झाला त्यांना तिच्यापासून दृढच्युत नावाचा पुत्र झाला आणि दृढच्युताचा पुत्र इग्नवाह होय राज्याची पुत्रांमध्ये वाटणी करून शेवटी राजर्षी मलयध्वज भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्याच्या इच्छेने मलय पर्वतावर निघून गेला चंद्रिका ज्याप्रमाणे चंद्राच्या पाठोपाठ जाते त्याप्रमाणे मुभोग डोळे असलेली वैदर्भी आपले घर पुत्र आणि सर्व भोगांचा त्याग करून पांडे नरेशाच्या पाठोपाठ गेली तेथे चंद्रवसा ताम्रपर्णी आणि वटोदका नावाच्या तीन नद्या होत्या तर दररोज त्या नद्यांच्या पवित्र जलात स्नान करून आपले शरीर आणि अंतःकरण पवित्र करीत असे तेथे राहून त्यांनी कंदमुळे बी मुळे फुले फुले पाने गवत आणि पाण्यावरच निर्वाह करीत कडक तप केले त्यामुळे हळूहळू त्यांचे शरीर फारच पुरुष झाले मला ध्वजाने सगळीकडे समदृष्टी ठेवून थंडी ऊन पाऊस वारा तहान भू प्रिय प्रिय सुख दुःख इत्यादी सर्व द्वंद्वांवर विजय मिळवला तपणे उपासना करून वासना नाहीशा केल्या तसेच यमनियमांचे पालन करून इंद्रिये प्राण आणि मन यांना वश करून तो आत्म्यामध्ये ब्रह्मभावना करू लागला अशा प्रकारे शंभर दिव्य वर्षे तो एखाद्या खुंटाप्रमाणे निश्चलपणे एकाच ठिकाणी बसून राहिला भगवान वासुदेवांमध्ये आत्यंतिक प्रेम निर्माण झाल्याने त्यांना शरीरादींचे सुद्धा भान राहिले नाही राजा गुरुस्वरूप साक्षात भगवान श्रीहरीने उपदेश केलेल्या आणि आपल्या अंतःकरणात सर्व बाजूंनी स्फुरण पावणाऱ्या विशुद्ध ज्ञानदीपामुळे अंतःकरणाच्या वृत्तींचा प्रकाशक आत्मा स्वप्नावस्थेप्रमाणे देहादी सर्व उपाधींमध्ये व्याप्त असून त्यापासून वेगळाही आहे असा अनुभव घेऊन तो सर्व बाजूने उदासीन झाला नंतर आपल्या आत्म्याला परब्रह्मामध्ये आणि परब्रह्माला आत्म्यामध्ये अभिन्न रूपाने पाहून शेवटी हे चिंतनही सोडून देऊन तो पूर्णपणे शांत झाला राजा यावेळी पतीपरायणा वैदर्भी सर्व प्रकारच्या भोगांचा त्याग करून आपला परमधर्मज्ञ पती मलयध्वज याची मोठ्या प्रेमाने सेवा करीत होती ती वल्कले धारण करीत असे व्रते उपवास केल्यामुळे तिचे शरीर अत्यंत कृश झाले होते आणि डोक्यावरील केसांचा गुंता झाल्या कारणाने त्यांना गाठी पडल्या होत्या त्यावेळी ती आपल्या पतीजवळ ज्वाला नसलेल्या अग्नीप्रमाणे शांत दिसत होती तिच्या पतीचे प्राणोत्क्रमण झाले होते परंतु तो नेहमीप्रमाणे स्थिर आसनावर बसलेला होता हे माहीत नसल्यामुळे त्याच्याजवळ जाऊन ती नेहमीप्रमाणे त्याची सेवा करू लागली चरण सुद्देवेळी जेव्हा तिला आपल्या पतीच्या चरणात मुळीच उष्णता नाही असे जाणवले तेव्हा तिचे चित्त कळपातून दूर गेलेल्या हरणीप्रमाणे व्याकुळ झाले त्या निर्जन मनात आपण एकटीच आणि दीन अवस्थेत आहोत असे पाहून ती अत्यंत शोकाकुल झाली आणि आपल्या अश्रुधराने स्तन भिजवीत जोराने रडू लागली ती म्हणाली राजर्षे उठा उठा समुद्राने वेढलेली ही पृथ्वी लुटारू आणि अधार्मिक राजे यांच्यामुळे भयभीत झाली आहे आपण तिचे रक्षण करा पतीबरोबर वनात गेलेली ती अबला अशा प्रकारे शोक करीत पतीच्या चरणांवर पडून रडून आसवी बाळू लागली लाकडांची चिता रचून तिच्यावर पतीचं शेव ठेवलं आणि ती चिता पेटून शोक करणाऱ्या तिने सती जाण्याचा निश्चय केला राजा त्याच वेळी तिचा एक पूर्वीचा मित्र असलेला आत्मज्ञानी ब्राह्मण आला त्या रडत असलेल्या अवलेला मधुरवाणीने समजावीत तो म्हणाला तू कोण आहेस कुणाची मुलगी आहेस आणि तू ज्याच्यासाठी शोक करीत आहेस तो हा पडलेला पुरुष कोण आहे तू मला ओळखत नाहीस काय तू पूर्वी ज्याच्या बरोबर विहार करीत होतीस तो मी तुझा मित्र आहे ही स्त्री पूर्वजन्मीचा पुरंजन होती सखे कधी काळी तुझा अविज्ञात नामाचा सखा होता याची तुला आठवण आहे का मला सोडून तू पृथ्वीवरील भूक भोगण्यासाठी निवासस्थानाच्या शोधासाठी आला होतास आर्य पूर्वी तू आणि मी एकमेकांचे मित्र तसेच मानस निवासी हंस होतो हजारो वर्षेपर्यंत निवासस्थानाशिवायच आपण दोघे राहत होतो परंतु मित्रा विषय भोगांच्या इच्छेने तू मला सोडून या पृथ्वीवर निघून आलास इथे फिरत असता तू एका स्त्रीने स्थापन केलेले स्थान पाहिलेस तिथे पाच बगीचे नऊ दरवाजे एक द्वारपाल तीन तट सहा वैश्यकुळे आणि पाच बाजार होते ते स्थान पाच उपादान कारणांनी बनलेले होते आणि त्याची स्वामिनी एक स्त्री होती महाराज इंद्रियांचे पाच विषयच त्याचे पाच बगीचे होते नऊ इंद्रिय छिद्रे हे नऊ दरवाजे होते तेज जल अग्नि अन्न हे तीन तट होते मन आणि पाच ज्ञानेंद्रिये ही सहा वैश्यकुळी होती क्रिया शक्ती रूप पाच कर्मेंद्रियेच बाजार होते पाच महाभूतेच त्याचे कधीही क्षीण न होणारे उपादान कारण होते आणि शक्ती त्याची स्वामिनी होती ते असे नगर होते की जिथे प्रवेश केल्यानंतर पुरुष ज्ञानशून्य होऊन आपल्या स्वरूपाला विसरतो हे राजा त्या नगरातील त्या स्वामिनीच्या फंदात पडून तिच्या बरोबर विहार करीत करीत तूही आपल्या स्वरूपाला विसरलास आणि तिच्याच संगतीने तुझी ही दुर्दशा झाली आहे तू त्या विदर्भ राजाची कन्या नाहीस की हा वीर मलयध्वज तुझा पती नाही जिने तुला नऊ दारांच्या नगरात बंद केले होते त्या पुरंजनीचा पती सुद्धा तू नाहीस तू पहिल्या जन्मात आपल्याला पुरुष समजत होतास आणि आता सती स्त्री मानतोस ही सर्व मी पसरलेली मायाच आहे वास्तविक तू पुरुष नाहीस की स्त्री नाहीस आपण दोघे तर हंस आहोत आपले जे वास्तविक स्वरूप आहे त्याचा अनुभव घे मित्रा जो मी ईश्वर आहे तोच तू जीव आहेस तू माझ्यापासून वेगळा नाहीस तूच मी आहे असे तू जाण ज्ञानी पुरुष आपल्या दोघात किंचित अंतर मानत नाही जसे एक पुरुष आपल्या शरीराचे प्रतिबिंब आरशात आणि दुसऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात निरनिराळ्या रूपाने पाहतो त्याचप्रमाणे एकच आत्मा विद्या आणि अविद्येच्या उपाधींच्या भेदामुळे स्वतःला ईश्वर आणि जीव अशा दोन प्रकारात पाहतो अशा प्रकारे जेव्हा हंसाने म्हणजे ईश्वराने त्याला सावध केले तेव्हा तो मानस हंस म्हणजे मनोपाधिक जीव आपल्या स्वरूपात स्थिर झाला आणि त्याला आपल्या मित्राच्या वियोगामुळे विसरलेल्या ज्ञानाची पुन्हा आठवण झाली प्राचीरवरही मी तुला परोक्ष रूपाने म्हणजे रूपकाने या आत्मज्ञानाची दिशा दाखवली आहे कारण जगतकर्त्या जगदीश्वराला अप्रत्यक्ष वर्णनच अधिक प्रिय असते अध्याय अठ्ठावीसावा समाप्त